रामकृष्ण गोविंद ईश्वर कृष्णांच्या सांख्य कारिका म्हणून आहेत आता मी काय जे सांगतो ना ते तुम्ही ऐका आणि विसरून जा सृष्टी निर्मिती च जे सांख्य तत्व आहे ते सांख्य तत्व उलगडून सांगणाऱ्या कारिका ईश्वर कृष्णाने ज्या लिहिल्या त्यातल्या तिसऱ्या कारिकेत जे आहे सांगितलेलं तो मी मंत्र म्हणून दाखवतो श्लोक म्हणून दाखवतो मूल प्रकृतीर विकृती ही महदाद्या प्रकृती विकृतय सप्त षोडश कस्तु विकारो न प्रकृतीर न विकृती पुरुष ही कारिका आता या कारिकेच्या आधारे सृष्टी कशी कशी निर्माण होत गेली कुठल्या कुठल्या क्रमाने निर्माण झाली त्याचं जे वर्णन गीतेत आहे उपनिषदात आहे पुराणात आहे भागवतात आहे ते संकलित करून मी तुम्हाला अधिकारवाणीने क सांगतो मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही लिहून घ्या कागदावरती आणि तुमच्या मुलाला चाळीशीच्या मुलाला लहान मुलाला समजावं एक प्रयोग करा शक्य आहे म्हटलं तर म्हटलं तर शक्य नाही करायचा का नाही ते तुम्ही ठरवा फार महत्वाचा प्रयोग आहे असं नव्हे एक तो गुंडाळी करून ठेवण्याचा ब्लॅकबोर्ड मिळतो ना तो आणा त्याच्यावर हा चार्ट तयार करा लिहा आणि तो घरात लावा जाता येता तुम्ही बघा इतर बघतील विचारतील हे काय आहे तर या क्रमाने सृष्टी निर्माण झाली माझी आणि मी तुम्हाला हे का करा सांगतो त्याचं महत्व सांगतो एका वाक्यात पण या महत्व एका वाक्यात सांगतो त्याच्यावरती एक किंवा दोन वेळेला योग्य वेळे मी तेवढी प्रवचन करेन आणि तो विषय प्रस्तुत करेन आणि तो विषय असा आहे माझी निर्मिती ज्या क्रमाने झाली त्या क्रमाने माझा नाश होतो किंवा व्हायला पाहिजे एक जरा थोडस विचित्र रूप देतो विचित्र काय म्हणतात ते उदाहरण देतो विचित्र उदाहरण देतो पटायसाठी आहे बरं का तुम्ही स्मशानात गेल्यानंतर प्रेत जाळायला ठेवल्यानंतर ते अर्धवट जळलेलं चालेल का नाही चालणार पूर्ण जळल्याशिवाय लोक परत जात नाहीत तसा मी या सगळ्या तत्वांचा निराश जी तत्व मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या सर्वांचा तत्वांचा निराश मी इथेच केला नाही तर मला परत परत जन्माला यायला लागतो हे सांख्य तत्व आहे कर्मयोगानं कसं ज्ञानयोगानं कसं तपोयोगानं कसं तस सांख्ययोग काय सांगतो की मी या क्रमानं आलो म्हणून मला त्याच क्रमानं उलट्या परत जायला पाहिजे आणि त्या सगळ्या तत्वाचा निराश करत करत भगवत तत्वात विलीन व्हायला पाहिजे महाप्रलयाच्या वेळचं वेगळं ते मला ब्रह्मदेव परत जीवाचं विभाजन करून परत आणतो पण मी आत्ता या जन्मात मनुष्य जन्मात जर या पंचवीस चोवीस तत्वांचा निराश करत गेलो तर मला भगवत तत्वात विलीन झाल्यानंतर परत येणं नाही ओके आता ती तत्व कुठली आहेत भगवान जसं म्हणतात मी सगळं केलं मी हा सृष्टीचा निर्माता आहे पण तरी सुद्धा या सगळ्यापासून मी अलिप्त आहे माझा काहीही संबंध नाही मी वैकुंठात आहे रूप रहित आहे गुणरहित आहे पण मीच करतो सगळं असे म्हणणारे जे भगवान असे म्हणणारे जे तत्व सत्य तत्व परमात्म तत्व त्याला अध्यात्मात किंवा या इथे सांख्य तत्वज्ञानात पुरुष असं म्हटलेलं आहे पुरुष सुखतात ज्या पुरुषाचं वर्णन आहे तो पुरुष म्हणजे या सृष्टीचा निर्माता निर्माण करण्यापासून पूर्णपणे अलिप्त असणारा पहिलं तत्व पुरुष तत्व त्या पहिल्या तत्वाला ज्या वेळेला वाटत की आता सृष्टीची निर्मिती करायला हवी मी बहु व्हावं बहुश्याम प्रजा येयो अशी ज्या इच्छा होते आणि त्या इच्छेला नासदीय सुखतात काम म्हटलेलं आहे तर पहिल्यांदा काय निर्माण होत असेल तर तो काम किंवा तो ब्रह्मदेव किंवा ती सृष्टी किंवा ती माया किंवा यालाच सांख्यशास्त्रात प्रकृती असं म्हटलेलं आहे प्रकृती पुरुष मूळ तत्व निर्विकार विकृत नाही आणि अविकृत पण नाही असं पुरुष तत्व त्यापासून निर्माण झाली मूल प्रकृती त्यापासून निर्माण झालं महत्त्व महत्त्व ला तुम्ही फार तर बुद्धी म्हणा धी म्हणा त्याच्यानंतर निर्माण झालं अहंकार अहम ही भावना निर्माण ही सगळी सूक्ष्म तत्व आहेत सूक्ष्म पुरुष हे तत्व गीतेच्या आठव्या अध्यायातल्या विसाव्या श्लोकात सांगितलेलं आहे की ही पलीकडील सनातन असं दुसरं अव्यक्त तत्व म्हणजे पुरुष अव्यक्ताच्या ही पलीकडील दुसरे सनातन अव्यक्त तत्व करताय कल्पना तर असं पुरुष या पुरुषापासून प्रथम अव्यक्त व्यक्त प्रकृती निर्माण झाली अव्यक्त प्रकृती होऊन महत्तत्व होऊन अहंकार अहंकाराहून पाच तन्मात्रा सूक्ष्म सूक्ष्मच आहेत त्या परंतु सूक्ष्म तत्व ही निर्माण झाली तन्मात्रा म्हणजे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध पाच महाभूतांच्या पाच तन्मात्रा या निर्माण झाल्या नंतर त्या क्रमात मन हे तत्व निर्माण झालं आणि त्याच्यानंतर पाच बुद्धिंद्रिये पाच कर्मेंद्रिये आणि पंच महाभूते निर्माण झाली आता हे तुम्ही माझ्या इच्छेने एका कागदावर क्रमाक्रमाने लिहा पहिल्यांदा लिहा पुरुष पुरुषाच्या खाली बाण करा खालच्या दिशेने पुरुष नंतर खालच्या दिशेने छोटा बाण पुरुषापासून काय झालं प्रकृती त्या प्रकृतीच्या तिथे तुम्ही कंसात परत लिहू शकता प्रकृती कंसात माया कंसात कंसात म्हणजे त्याच कंसात सृष्टी किंवा ब्रह्मतत्व अशी त्याला तुम्ही नाव द्या सगळं एकच म्हणजे पुरुषतत्व बाण प्रकृती कौसात ब्रह्म सृष्टी माया त्याला खाली अंडरलाईन करून बाण करा बाण करून महत्त्व महत्त्वाच्या खाली बाण करा अहंकार अहंकाराच्या खाली बाण करा पाच तन्मात्रा पाच तन्मात्राच्या खाली बाण करा एक मन त्या खाली एक बाण करा पाच बुद्धींद्रिये त्या खाली एक बाण करा पाच कर्मेंद्रिये त्या खाली एक बाण करा पाच महाभूते आणि हे सगळं जे तुम्ही लिहिलं त्याच्या खाली एक रेघ मारा आणि एकूण तत्वे पंचवीस पंचवीस तत्व आता सुरुवातीला तुम्ही जे पुरुष तत्व लिहिलं त्याच्या पुढे कंसात काळ असं लिहिलं तरी चालेल काळ म्हणजेच पुरुष तत्व त्याच्यापासून प्रकृती प्रकृतीपासून महत्त्व महत्त्वापासून अहंकार अहंकारापासून पाच तन्मात्रा पाच तन्मात्रापासून एक मन त्यापासून पाच बुद्धिंद्रिये पाच कर्मेंद्रिये आणि पाच महाभूते अशी ही पंचवीस तत्व आहेत आता उदाहरण सांगतो किंवा उदाहरण नाही पण वस्तुस्थिती सांगतो आपण मेल्यानंतर हा जो पंचमहाभौतिक जे म्हणजे शेवटची पाच तत्व जी आहेत त्यांचा माझी इच्छा असो अगर नसो निराश होतो ज्या वेळेला मला जाळलं जात त्यावेळेला ही सगळी पंचमहाभूते त्या त्या महाभूतात विलीन होतात त्यांचा निराश होतो परंतु त्याच्या पुढं जी आहेत पाच कर्मेंद्रिये त्याच्यावरती पाच बुद्धींद्रिये त्याच्यावरती मन त्याच्यावरती पाच तनमात्रा त्याच्यावरती अहंकार त्याच्यावरती महत्त्व ही सगळी तत्व निराश होत नाही त्यामुळं मला पुनर्जन्म घ्यायला लागतो हा विषय सोडा नंतर बघू यावर आपण परंतु तुम्ही आता कागदावर लिहिलेला चार्ट नकाशा तक्ता नकाशा नाही तक्ता हा एका वरती गुंडाळे करतो त्याच्यावरती लिहा हॉलमध्ये खोलीमध्ये दरवाजावर कुठेतरी लावा तो दिसू दे प्रत्येकाला त्याने विचारावं सृष्टीची निर्मिती या क्रमाने झाली हे पक्क पाठ झालंच ज्याला अध्यात्म या विषयात अभ्यास करायचा आहे सृष्टी निर्मितीचं रहस्य जाणून घ्यायचं आहे त्याला प्रकृती म्हणजे काय महत्त्व म्हणजे काय पंच तन्मात्रा अगदी साधी गोष्ट सांगतो मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात ही जी पंच महाभूते आहेत ना शेवटची पाच तत्व ती परस्पर विरोधी आहे त्या परस्पर विरोधी तत्वांच एकत्रीकरण माझ्या शरीरात कसं झालं असेल उदाहरणार्थ तेज आणि वारा कसं एकत्र होईल सांगा तुम्ही पाणी आणि तेज अहो तेज पाण्याला जर आठवत तर ही दोन तत्व एकत्र कशी येतील तर त्या एकत्रीकरणाची जी प्रक्रिया आहे त्याला पंचीकरण असं म्हटलेलं आहे आपण ते जाणून घेऊ मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात हे जाणून घ्या या जन्मात माझा शरीराचा जो तत्वांचा भाग आहे ती कोणती कोणती तत्व आहेत हे समजायला नको का समजून घ्यायला नको का आपण ते समजून घेणार आहोत योग्य वेळी परंतु या जे चतुश्लोकी भागवत येणार आहे त्याच्याशी आता संदर्भ असल्यामुळं मी तुम्हाला आता थोडक्यात ही पंचवीस तत्व सांगितली ती लिहा वारंवार त्याच्यावर दृष्टिक्षेप टाका आणि चित्तात साठवा रामकृष्ण गोविंद